श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय चोवीसावा रुक्मिणी कृष्ण विवाह सोहळा श्री गणेशायन महा पाठलाग करणारे सैन्य मोठमोठ्या गर्जना करीत होते तेव्हा अचानक बलरामाने यादव सेना उलट वळवली आणि अनपेक्षितपणे मागदावर जोरांचा हल्ला चढवला त्यामुळे शस्त्रे सावरायलासुद्धा वीरांना उसंत न मिळता बाणांनी त्यांची मुशंकी उडून पडू लागली सात्यकी सारण व अक्रूर गद कंक कृतवर्मा यांच्या तीव्र माऱ्यापुढे माघद चेदी करुघ वंग कलिंग शौंड्रक अंग विद्रथ जरासंध वक्रदंत अशा कितीतरी वीरांचा प्रभाव पडेनासा झाला बलरामाने हल व मुसळ यांच्या सहाय्याने शत्रुसेनेला ठेचून मारले दिव्यावर पाखरे धावून यावीत अस तसे ते बी वीर बलरामावर धावत आणि मरून पडत त्वेषाने लढणाऱ्यांचे हात तुटले तरी ते प्रतिपक्षावर नुसतेच धावून जात होते काहींची धडेच खडकदारी हात उरल्या सुरल्या फिरवत होती दोन्ही पक्षात चाललेला संहार पाहून रुक्मिणीला दया व भीती यांनी घेरले ती घाबरलेली पाहताच कृष्णाने तिला यादवांचा जय होईल असे सांगून आश्वासन दिले बलरामाने शेवटी सर्वांना पळवून लावले शिशुपाल त्यावेळी सशस्त्र होऊन युद्धासाठी येत होता त्याला वाटेतच हे पळपुटे सैन्य दिसले जरासन म्हणाला शिशुपाल बलराम व कृष्ण यांच्यापुढे आपल्या अल्पसैन्यबळाचा टिकाव लागणार नाही तू मागे फिरावे रुक्मिणी तुला प्राप्त होत नाही आता या कुंडीनपुरात कशाला राहायचे शिशुपाल व जरासन यांनी इतर राजांना हे सांगून आपला घोर अपमान झाला म्हणून क्रोध प्रदर्शित करीत आपापल्या राजधानीत प्रयाण केले साऱ्या प्रकाराने रुक्मी भयंकर चिडला रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून तो निवडक सैन्यासह कृष्णावर धावला पण कृष्णापुढे त्याचा टिकाव लागला नाही रुक्मीचा रथ मोडून टाकून कृष्णाने त्याचा सारथी व अश्व यमसदनास पाठवले रुक्मी खडक घेऊन धावतच कृष्णावर वार करण्यात आला पण कृष्णाने आपल्या धनुष्याने त्याला एकदम खेचले त्याचे केस पकडले आणि आपले खडक उपसले रुक्मीचे डोकेच तो उडवणार होता पण रुक्मिणीने एकदम कृष्णाचा हात अडवला आणि त्याच्या पाया पडून ती म्हणाली दया करा प्रभू माझ्या भावाला मारू नका त्याला एक वेळ जीवदान द्या विदर्भ देश व द्वारका यांचे वैर माझ्यामुळे निर्माण होऊ नये माझ्यामुळे माझे सासर व माहेर दोन्ही कुळांना दुःख होऊ नये माझी एवढीच विनंती ऐकाच तिच्या रडवेल्या तोंडाकडे पाहून कृष्णाने खडक ठेवले पण रुक्मीला रथाशी बांधून त्याने विरूप केले त्याच्या तोंडाला काजळ फासले डोक्याचे केस पाच ठिकाणी कापले अर्धी मिशी आणि अर्धी दाढी कापली त्याला अशा प्रकारे विरूप केलेले पाहून त्याचे सैन्य पळून गेले बलराम मात्र कृष्णाला म्हणाला कृष्णा वीरांचा पराभव झाला तरी वीर म्हणून त्यांचा मान राखावा हे अधिक कृत्य तू का केलेस रुक्मीची विटंबना केलीस हे मला आवडले नाही बलरामाने रुक्मीला कृष्णाच्या तावडीतून सोडवले त्याचा सन्मान केला रुक्मीचा एकाने अपमान केला व दुसऱ्याने मोठा मान केला त्यामुळे रुक्मी अत्यंत लज्जित झाला तो गोंधळून गेला तो प्रतिज्ञेप्रमाणे आता कुंडिनपुरात जाणार नव्हता तेव्हा त्याने पुढे भोजकट नावाच्या एका नगरात वस्ती केली व ते नगर वाढवले कृष्ण रुक्मिणी बलराम सात्यकी आदी यादव द्वारकेस परत जाता जाता सोमनाथ क्षेत्राजवळ विश्रांतीसाठी थांबले त्या ठिकाणी मूल माधव नामक क्षेत्र होते तेथे त्यांनी विश्रांती घेतली भीमक राजाला हेरानी ते वृत्त कळवले रुक्मीचा पराभव झाला हेही सांगितले तो लगब लगबगीने लवाजमा घेऊन मूल माधव क्षेत्री आला त्याने कृष्णाची भेट घेतली आणि कुंडीनपरात परत यावे रुक्मिणीचा विवाह विधीपूर्वक व्हावा अशी माझी फार इच्छा आहे असे म्हणून त्याने निमंत्रण केले पण बलराम म्हणाला राजन आपला विचार योग्य आहे पण या क्षेत्रातच विवाह विधी व्हायला काय हरकत आहे आपण येथेही आपली इच्छा पूर्ण करू शकता भीमकाला पुढे बोलताच आले नाही मूल माधव क्षेत्रातच विवाहविधी करावा असे मग त्याने ठरवले त्याने दूध पाठवून कुंडीनपुरातून राणी शुद्धमती सर्व आपतेष्टांना तिथेच बोलावून घेतले तसेच एका यादव श्रेष्ठाबरोबर आपला दूध पाठवून द्वारकेत राजा उग्रसेन वसुदेव देवकी उद्धव वगैरे सर्वांना विवाहाचे निमंत्रण पाठवले सर्व सामग्री कुंडीनपुरातून आणविली बलरामाने अशा प्रकारे स्वतःचा व यादवांचा मान राखला रुक्मिणीला पळवून आणल्यावर पुन्हा कुंडिनपुरात लग्नविधीच्या निश्चिताने जाणे योग्य नव्हते उग्रसेनादी यादव उत्तमोत्तम रथ शृंगारून त्यात बसून आले देवकी कृष्णभगिनी सुभद्रा बलरामाची माता रोहिणी पत्नी रेवती या खास पालख्यात बसून आल्या आकाशात देवतांची दाटी झाली त्यांना मान मिळाला नाही यादव आपल्याच तंद्रीत होते विवाहापूर्वी देवतांना आवाहन व पूजन करायचे असते ते न केल्यामुळे यादवांना अनेक विघ्ने आली तेव्हा कृष्णाने देवतांना संतुष्ट केले त्यानंतर यादवांवरील संकटे दूर झाली आणि देवता अनुकूल झाल्या देवकांची प्रतिष्ठापना झाली वधूवरांना हळद लावण्यात आली ब्राह्मणांना दाने देण्यात आली वसुदेवाने व भीमकाने अनेक दाणे दिली भीमकाने रुखवत पाठवून कृष्णाला भोजन दिले कृष्णाने आपली मुद्रिका पात्रात ठेवली ती रुक्मिणीच्यासाठी होती रुक्मिणीने प्रणामपूर्वक तिचा स्वीकार केला व ती बोटात धारण केली वराडी मांडवात आले भीमकाने त्यांचा सत्कार केला वसुदेवाने रुक्मिणीचा सन्मान सन्मान केला नंतर भीमकाने सर्व यादवांना विवाहाचे यथाविधी निमंत्रण केले कृष्णाच्या विवाहासाठी वराडी म्हणून यादव आले होते त्यांच्याचबरोबर सर्व सद्गुण आणि सत्यवृत्तीही आल्या दया क्षमा शांती यासह मुमुक्षा उपरती आणि समाधी यांचेही आगमन झाले विवेकासह वैराग्य आले परमार्थ आला निष्काम निरंकार स्वानंद अभेद हेही मूर्तिमंत होऊन उपस्थित झाले यादवांसह कृष्णाने लग्न लग्नमंडपात प्रवेश केला दासीनी त्यांचे स्वागत केले मधुर मधुरपक व चरणक्षालन झाले षोडशोपचार झाले मध दधी इत्यादी हातावर दिल्यावर कृष्णाचे सेवन करू लागला त्यावेळी मेहुणे म्हणाले गोकुळात स्वतः चोरून खाताना संकोच धरला नाही आता संकोच कशाला धरता अशा प्रकारे नर्मविनोद चालले होते रुक्मिणी रुक्मी व्यतिरिक्त इतर बंधू कृष्णाला अनुकूल होते पुरोहितांनी लगभग सुरू केली लग्नघटिपा समीप आली अंतपट धरून मंगलाष्टके म्हटली जाऊ लागली अंतपट दूर होतात रुक्मिणीने कृष्णाला माळ घातली मग कृष्णाने रुक्मिणीला माळ घातली अक्षतांची उधळण झाली मंगलवाद्यांचा ध्वनी दुमदुमू लागला वसुदेवाने रुक्मिणीला आशीर्वाद दिला कृष्णाने तिला कडेवर घेतले नंतर कन्यादानाचा विधी झाला वरदक्षिणा सूनमुख नाव घेणे हे सर्व थट्टामस्करी करीत करीत पार पडले नंतर मेहुण्यांना कृष्णाने आहेर दिले रुक्मिणीच्या काचोळीची गाठ एका हाताने सोडवण्याची कृष्णावर पाळी आली सर्वजणी कृष्णाला चिडवू लागल्या मग कृष्णाने नुसत्या दृष्टीनेच ती गाठ सोडवली सुभद्रेच्या सांगण्यावरून कृष्णानेही रुक्मिणीचे नाव उखाण्यात घेतले चार दिवस मोठ्या आनंदाने सोहळा पार पडला वराडी मंडळी जाण्याची तयारी करू लागली शुद्धमतीला मुलीच्या विरहाने रडू आले देवकीच्या मांडीवर त्या सालंकृत लक्ष्मीला बसवून राजाराणी साश्रू नयनांनी देवकीला म्हणू लागली आपल्या स्वाधीन केली आहे श्रीकृष्णाच्या चरणी ती शरण आहे हिला कन्येप्रमाणे प्रेमाने वागवावे हीच विनंती वाद्यांचा गजर होऊ लागला यादवांचे रथ पुढे चालू लागले वसुदेवादिकांचे रथही उत्तम शृंगारलेले होते रुक्मिणीने पित्याला वंदन केले भावांचा निरोप घेतला आईला कडकडून मिठी मारली श्रेष्ठ मंत्री व प्रजाननांचा निरोप घेतला किनपुरातून लक्ष्मी द्वारकेस जाण्यास निघाली त्रिभुवन लाव अशा श्रीकृष्णाला कन्यादान केल्याचे समाधान राजाला वाटत होते रुक्मी विरुद्ध गेला आणि त्याने स्वतःचेच नुकसान करून घेतले त्याचे मात्र त्याला वाईट वाटत होते द्वारकेत रुक्मिणीसह कृष्णाने सर्व यादववीरांबरोबर जेव्हा प्रवेश केला तेव्हा तेथेही उत्सव करण्यात आला लक्ष्मीपूजन मोठ्या थाटात करण्यात आले उग्रसेन राजाला अभूतपूर्व आनंद झाला कृष्ण आता संसारी रूप झाला होता कंसवधापासून आजपर्यंतचा सर्व काळ कसा त्वरेने निघून गेला होता अध्याय चोवीसावा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू